अध्याय पाचवा धुंदुकारीचा प्रेत योनीत जन्म आणि त्यामधून तिचा उद्धार सूत म्हणाली शवनका वडिलांच्या मृत्यूनंतर एक दिवस धुंदुकारीने आपल्या आईस पुष्कळ मारले व विचारली बोल धन कुठे ठेवले आहे नाहीतर तुला लाथाने चढवीन मुलाच्या या धमकीला भिवून आणि त्याच्या उपद्रवाने दुःखी होऊन एक दिवस रात्री तिने विहिरीत ओढी टाकली व ती मरण पावली योगनिष्ठ गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला या घटनांचे त्याला सुख किंवा दुःख झाले नाही कारण त्याला ना कोणी मित्र होता ना कोणी शत्रू धुंदुकारी पाच वेशांसह घरात राहू लागला त्यांच्यासाठी भोग सामग्री मिळवण्याच्या चिंतेने त्याची समबुद्धी नष्ट झाली आणि तो अत्यंत क्रूर कर्मे करू लागला एक दिवस त्या वेशाने त्याच्याकडे पुष्कळसे दागिने मागितले कामांध झालेल्या त्याला मृत्यूचे विस्मरण झाले होते दागिने मिळवण्यासाठी तो घराच्या बाहेर पडला इकडून तिकडून चोरी करून धन घेऊन तो घरी आला आणि त्याने त्यांना किमती वस्त्रे आणि पुष्कळ दागिने आणून दिली चोरीचा पुष्कळ माल पाहिल्यानंतर रात्रीच्या वेळी वेशाने विचार केला की हा नेहमीच चोरी करतो तेव्हा एखाद्या दिवशी त्याला राजा निश्चितपणे पकडेल राजा निश्चितच याचे धन जप्त करून याला मृत्यूदंडाची शिक्षा देईल तर मग आपणच धनाचे रक्षण करण्यासाठी गुप्त रूपाने याला का मारू नये याला मारून याची मालमत्ता घेऊन आपण कुठेतरी निघून जाऊ असा निश्चय करून त्यांनी झोपी गेलेल्या धुंदुकारीला दोरीने बांधली गाळ्याला दोरीचा फास लावून त्याला मारण्याचा प्रयत्न केला तरी तो लवकर मरेना हे पाहून त्यांना काळजी वाटू लागली तेव्हा त्यांनी त्याच्या तोंडावर पुष्कळ जळथे निखारी टाकली त्यामुळे अग्निज्वाळांनी भाजून तो तडफडून मृत्युमुखी पडला त्याने ते शरीर एका खड्ड्यात पुरून टाकले बहुधा स्त्रिया धाडशी असतात त्यांच्या या गुप्त कृत्याचा कुणालाही पत्ता लागला नाही लोकांनी विचारल्यावर त्या सांगत की आमचा प्रियकर पैशाच्या लोभाने यावेळी परदेशी गेला आहे वर्षभरात तो परत येईल शहाण्या पुरुषांनी दुष्ट स्वभावाच्या स्त्रियांवर कधीही विश्वास ठेवू नये जो मूर्ख त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याला शेवटी दुःखी व्हावे लागते ज्या स्त्रियांची अमृताप्रमाणे वाणी कामी पुरुषांच्या हृदयात प्रेम निर्माण करते परंतु त्यांचे हृदय धारदार सूर्यप्रमाणे तीक्ष्ण असते अहो या स्त्रियांना कोण प्रिय आहे धुंदुकारीची सर्व संपत्ती घेऊन अनेक पुरुषांकडे जाणाऱ्या त्या वेशा दुसरीकडे निघून गेल्या आपल्या कुकर्मामुळे धुंदुकारी भूतयोनीत गेला तो वावटळीच्या रूपाने दाही दिशांना भटकू लागला थंडी उष्णता तहान भूक यांनी व्याकुळ होऊन तो हाय दैवा हाय दैवा असे ओरडत असे परंतु त्याला कुठेही आश्रय मिळाला नाही काही कालानंतर धुंदुकारीच्या मृत्यूचा समाचार लोकांमार्फत गोकर्णाच्या कानी गेला तेव्हा धुंदुकारीला अनाथ समजून गोकर्णाने त्याचे गयाक्षत्री श्राद्ध केली आणि ज्या ज्या तीर्थक्षेत्रावर तो जात असे तेथे त्याचे श्राद्ध अवश्य करीत असे या प्रकारे फिरत फिरत गोकर्ण आपल्या नगरात परतला आणि रात्रीच्या वेळी कोणाच्याही दृष्टीस न पडता सरळ आपल्या घरच्या अंगणात झोपण्यासाठी गेला आपल्या भावाला झोपलेला पाहून मध्यरात्रीच्या वेळी धुंदुकारीने आपले भयंकर रूप त्याला दाखवले तो कधी बोकड कधी हत्ती कधी रेडा कधी इंद्र कधी अग्नीचे रूप धारण करू लागला शेवटी तो मनुष्याच्या रूपात प्रकट झाला त्याच्या या वेगवेगळ्या अवस्था पाहून गोकर्णाने निश्चय केला की हा कोणीतरी दुर्गती प्राप्त झालेला जीव आहे तेव्हा त्याने धैर्यपूर्वक त्याला विचारले गोकर्ण म्हणाला रात्रीच्या वेळी अशी भयानक रूपे तू का दाखवत आहेस तुझी अशी दशा कशी झाली तू प्रेत आहेस पिशाच आहेस का कोणी राक्षस आहेस हे मला खरे सांग सूत म्हणाली गोकर्णाने असे विचारल्यानंतर तो एकसारखा जोरजोराने रडू लागला त्याला बोलता येत नव्हते म्हणून त्याने केवळ खुणा केल्या तेव्हा गोकर्णाने ओंजळीत पाणी घेऊन ते अभिमंत्रित करून त्याच्यावर शिंपडले त्यामुळे त्याच्या पापांचे काहीसे परिमार्जन झाले आणि तो बोलू लागला प्रेत म्हणाली मी तुझा भाऊ आहे माझे नाव धुंदुकारी मी आपल्या असं दोषाने माझे ब्राह्मणत्व नष्ट केले माझ्या कुकर्माची गणतीच नाही मी मोठ्या अज्ञानातच वावरत होतो म्हणूनच मी लोकांना पीडा दिली शेवटी वेशाने मला हालहाल करून मारली म्हणूनच मी प्रेत येणीत येऊन ही दुर्दशा भोगीत आहे आता दैववशात माझ्या कर्माचे फळ म्हणून केवळ वायुभक्षण करून जगत आहे बंधू तू दयेचा सागर आहेस म्हणून काही करून लवकरात लवकर मला या योनीतून सोडव गोकर्णाने धुंदुकारीचे सर्व बोलणे ऐकले आणि तो त्याचा म्हणाला गोकर्ण म्हणाला बंधो मी तुझ्यासाठी विधीपूर्वक गया क्षेत्रात पिंडदान केली तरी सुद्धा तुझी प्रेतयोनीतून मुक्तता कशी झाली नाही याचेच मला मोठे आश्चर्य वाटते गया श्राद्धामुळेही तुझी मुक्ती झाली नसेल तर आता दुसरा कोणताही उपाय नाही तू आता मला सविस्तरपणे सांग की मी काय करावे तेव्हा प्रेत म्हणाले शेकडो गयाश्राद्धे करून सुद्धा माझी मुक्ती होऊ शकणार नाही तू आता यासाठी दुसरा कोणता तरी उपाय शोधून काढ प्रेताचे हे म्हणणे ऐकून गोकर्णाला मोठे आश्चर्य वाटले तो म्हणाला जर शेकडो गया श्राद्धे करून सुद्धा तुझी मुक्ती होणार नसेल तर मग तुझी मुक्ती केवळ अशक्य आहे हे प्रेता आता तू निर्भय होऊन आपल्या स्थानावर राहा मी विचार करून तुझ्या मुक्तीचा दुसरा काहीतरी उपाय करेन गोकर्णाची आज्ञा घेऊन धुंदुकारी येथून आपल्या स्थानाकडे निघून गेला इकडे गोकर्णाने रात्रभर विचार केला परंतु त्याला काहीही उपाय सुचला नाही सकाळ झाल्यानंतर तो आल्याचे पाहून लोक त्याला भेटण्यासाठी मोठ्या प्रेमाने आले तेव्हा गोकर्णाने रात्री जो प्रकार जसा झाला तसा तो सर्व त्यांना सांगितला त्यापैकी जे लोक विद्वान योगनिष्ठ ज्ञानी आणि वेद पारंगत होते त्याने अनेक शास्त्रे धुंडाळून पाहिली तरी सुद्धा त्यांना प्रेताच्या मुक्तीचा उपाय सापडला नाही तेव्हा सर्वांनी असा निश्चय केला की याविषयी सूर्यनारायण जी आज्ञा करतील तिचेच पालन केले पाहिजे म्हणून गोकर्णाने आपल्या तपोबोलाने सूर्याची गती थांबवली त्याने सूर्याची स्तुती केली भगवन आपण सर्व जगाचे साक्ष आहात आपणास नमस्कार असो कृपा करून धुंदुकारीच्या मुक्तीचा उपाय आपण मला सांगावा गोकर्णाची ही प्रार्थना ऐकून सूर्यदेव लांबूनच स्पष्ट शब्दात म्हणाले की श्रीमद भागवताने मुक्ती होऊ शकते म्हणून तू त्याचे सप्ताह पारायण कर सूर्याचे हे धर्ममय वचन तिथे सर्वांनी ऐकले तेव्हा सर्वजण म्हणाले की प्रयत्न करून हेच साधन करा शिवाय हे साधन अतिशय सोपे आहे म्हणून गोकर्णाने सुद्धा त्याप्रमाणे निश्चय करून कथा सप्ताह वाचनासाठी तो तयार झाला शेजारच्या प्रांतातील आणि खेड्यापाड्यातून अनेक लोक कथा ऐकण्यासाठी तिथे आली पुष्कळचे लोळे पांगळे अंध म्हातारे आणि मंदबुद्धी लोकसुद्धा आपल्या पापांची निवृत्ती व्हावी या उद्देशाने तिथे येऊन पोहोचले अशा प्रकारे तिथे गर्दी झालेली पाहून देवांना सुद्धा आश्चर्य वाटले तेव्हा गोकर्ण व्यासपीठावर बसून कथा सांगू लागला तेव्हा ते प्रेत सुद्धा तिथे आले आणि बसण्यासाठी इकडे तिकडे जागा शोधू लागली इतक्यात सात गाठी असलेल्या एका उंच वेळूवर त्याची दृष्टी गेली त्या वेळूच्या सर्वात खालच्या गाठीच्या छिद्रात घुसून ते प्रेत तिथे बसून राहिले वायुरूप असल्याकारणाने ते कुठे बाहेर बसू शकत नव्हते म्हणून ते वेळूच घुसले गोकर्णाने एका वैष्णव ब्राह्मणाला मुख्य श्रोता बनवली आणि पहिल्या स्कंदापासून स्पष्ट शब्दात कथा सांगण्यास प्रारंभ केला सायंकाळी जेव्हा कथा संपली तेव्हा एक विचित्र घटना घडली सर्वांच्या देखत त्या वेळूची एक गाठ तडतड करीत फुटली त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सायंकाळी दुसरी गाठ फुटली आणि तिसऱ्या दिवशी त्याचवेळी तिसरी गाठ फुटली अशा प्रकारे सात दिवसात सात गाठी फुटून बारा स्कंद ऐकल्यानंतर धुंदुकारी पवित्र होऊन प्रेत येणीतून मुक्त झाला आणि दिव्य शरीर धारण करून सर्वासमोर प्रकट झाला त्याचे शरीर मेघाप्रमाणे श्यामवर्णाचे पितांबर नेसलेली गळ्यात तुळशीमाला आणि सुशोभित असे होते मस्तकावर सुंदर मुकुट आणि कानामध्ये कुंडले झळकत होती त्याने ताबडतोब आपला भाऊ गोकर्णाला नमस्कार केला आणि तो म्हणाला बंधू तू दयाळूपणे माझी प्रेत योनीच्या यातनांपासून सुटका केलीस प्रेत पिढीचा नाश करणारी ही श्रीमद भागवताची कथा धन्य आहे श्रीकृष्णधामाची प्रार्थी करून देणारे हे सप्ताह पारायण सुद्धा धन्य होईल जेव्हा एखाद्याला श्रवणाचा योग येतो तेव्हा त्याच्या पापांचा थरकाप उडतो कारण भागवताची कथा आपला लगेच नाश करील असे त्यांना वाटते ज्याप्रमाणे अग्नी ओले सुके लहान मोठे असे सर्व प्रकारचे लाकूड भस्मसात करतो त्याप्रमाणे हे सप्ताह श्रवण मन वाणी आणि क्रियाद्वारा केलेली नवी जुनी लहान मोठी सर्व पापे भस्मसात करून टाकते विद्वान आणि देवतांच्या सभेमध्ये म्हटले आहे की या भारतवर्षामध्ये जो श्रीमद भागवताची कथा ऐकत नाही त्याचा जन्म व्यर्थ होईल बरे या नाश पावणाऱ्या शरीराचे मोहपूर्वक लालन पालन करून त्याला धष्टपुष्ट आणि बलवान बनवले आणि जर श्रीमद भागवताची कथा ऐकली नाही तर त्याचा काय उपयोग हाडे या शरीराचे आधारस्तंभ आहेत नाडीरूपी दोऱ्याने याला बांधली आहे त्यावर मांस आणि रक्त यांचा लेप देऊन कातड्याने याला मढवले आहे हे मलमूत्राचे भांडेच असल्याने यातील अनेक अंगाला दुर्गंधी येत आहे वृद्धावस्था आणि शोक यामुळे परिणामच आहे दुःखमय असून रोगांचे घरच आहे कोणत्या ना कोणत्या इच्छेने हे व्याकुळ असते याची कधी तृप्तीच होत नाही याला धारण करणे हे सुद्धा एक ओझेच आहे याच्या रोमरोमात दोष भरलेले आहेत आणि नष्ट होण्याला याला एक क्षण सुद्धा लागत नाही शेवटी याला पोरले तर त्यातून किडे उत्पन्न होतात पशुनी खाल्ले तर विष्टेत रूपांतर होती आणि अग्नीत जायले तर राखेचा ढीक तयार होतो असा तीनच प्रकाराने याचा शेवट होतो अशा विनाशी शरीराकडून मनुष्य अविनाशी फळ देणारे काम का करून घेत नाही जे अन्न सकाळी शिजवले जाते ते संध्याकाळपर्यंत खराब होऊन जाते तर मग त्यातील रसामुळे पुष्ट झालेले शरीर नित्य कसे बरे राहील या जगामध्ये सप्ताह श्रवण केल्याने भगवंताची तात्काळ प्राप्ती होऊ शकते म्हणून सर्व प्रकारचे दोष नाहीशी होण्यासाठी हेच एकमेव साधन आहे जे लोक भागवत कथा श्रवण करीत नाहीत ते पाण्यावरील बुडबुडे आणि डास याप्रमाणे केवळ नाहीशे होण्यासाठीच जन्माला येतात ज्याच्या प्रभावामुळे निर्जीवानी वाळलेल्या बांबूच्या गाठी तुटतात त्या भागवत कथेच्या श्रवणाने चित्ताची अज्ञानरूप गाठ उकलली जाईल यात विशेषते काय सप्ताह श्रवण केल्याने मनुष्याच्या हृदयाची अज्ञानरूप गाठ सुटते त्याचे सर्व संशय नाहीशे होतात आणि सर्व कर्मे क्षीण होऊन जातात हे भागवत कथारूपी तीर्थ संसारातील पापरूप चिखल धुवून काढण्यास पटाईत आहे विद्वानांचे म्हणणे आहे की जेव्हा हे कथातीर्थ हृदयात स्थिर होते तेव्हा मनुष्याची मुक्ती होते हे निश्चित समजावे ज्यावेळी धुंदुकारी हे सर्व सांगत होता त्याचवेळी वैकुंठातील पार्षदांसह एक तेजस्वी विमान तिथे उतरले सर्व लोकांच्या समक्ष धुंदुकारी त्या विमानात चढून बसला तेव्हा विमानातून आलेल्या पार्षदांना पाहून गोकर्ण त्यांना म्हणाला भगवंताच्या प्रिय पार्श्वदानो इथे तर शुद्ध अंतकरणाचे अनेक स्रोते आहेत त्या सर्वांसाठी आपण आपल्याबरोबर आणखी विमाने का आणली नाहीत आम्हाला तर असे दिसते की इथे सर्वांनी सारख्याच भावनेने कथा ऐकली आहे तर मग फलप्राप्तीमध्ये असा भेद का ही आपण मला सांगावी तेव्हा हरिदास म्हणाले फलप्राप्तीच्या भेदाचे कारण श्रवणातील भेद हे आहे श्रवण सर्वांनी सारखेच केले हे म्हणणे बरोबर आहे परंतु याच्यासारखे सर्वांनी मनन केलेले नाही म्हणूनच सर्वांनी एकाच वेळी श्रवण केल्यानंतरही फळात फरक पडला या प्रेताने सात दिवस उपवास करून श्रवण केले होते तसेच ऐकलेल्या विषयाचे स्थिर चित्ताने खूप मनन आणि निधिध्यासनही ते करीत होते जे ज्ञान चित्तामध्ये दृढ होत नाही ते व्यर्थ होईल त्याचप्रमाणे लक्ष न देता केलेले श्रवण संशयी मनाने केलेले मंत्रपठन आणि मन इकडे तिकडे भटकत असताना केलेला जप काहीही फल देत नाही वैष्णव नसलेला देश अपात्र व्यक्तीला दिलेले श्राद्धाचे भोजन अवैदिकाला दिलेले दान आणि सदाचारहीन कूळ हे सर्व व्यर्थ होईल गुरुवचनावर विश्वास अंतकरणात नम्रता मनातील विकारांवर विजयी आणि कथा ऐकताना चित्ताची एकाग्रता आदी नियमांचे पालन केले गेले तर श्रवणाचे फळ मिळते आणि अशा रीतीने श्रोत्यांनी पुन्हा श्रीमद भागवताची कथा ऐकली तर त्यांना निश्चितच वैकुंठ प्राप्ती होईल हे गोकर्णा आपल्याला तर भगवंत स्वतः येऊन गोलोकधामाला घेऊन जातील असे म्हणून ते सर्व पार्श्वद हरिकीर्तन करीत वैकुंठ लोकी निघून गेले गोकर्णाने श्रावण महिन्यात पुन्हा त्याच प्रकारे सप्ताह करून कथा सांगितली आणि त्याच श्रोत्याने ती पुन्हा ऐकली हे नारदमुनी या कथेच्या समाप्तीनंतर काय झाले ते ऐका भगवंत आपल्या भक्तांनी भरलेल्या विमानांसह तिथे प्रकट झाले त्यावेळी सगळीकडे नमस्काराने जय जयकार केल्याचा जयघोष होऊ लागला भगवंतांनी अत्यंत आनंदाने आपल्या पांचजन्य शंखाचा नाद केला आणि गोकर्णाला आपल्या हृदयाशी कवटाळून त्याला आपल्यासारखेच रूप दिले भगवंतांनी क्षणातच सर्व अन्य श्रोत्यांना सुद्धा मेघासारखे श्यामवर्ण रेशमी पितांबरधारी किरीट आणि कुंडले यांनी विभूषित केले गोकर्णाच्या कृपेने त्या गावातील कुत्र्यापासून चांडाळापर्यंत जेवढे जीव होते त्या सर्वांना विमानात बसवण्यात आले जेथे योगीजन जातात त्या भगवतधामात त्या सर्वांना पाठविण्यात आले अशा रीतीने कथाश्रवणाने प्रसन्न होऊन भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण गोकर्णाला बरोबर घेऊन गोप गोपींच्या प्रिय गोलोक धामाला गेले पूर्वी ज्याप्रमाणे भगवान श्रीराम अयोध्या वासियांना घेऊन आपल्या धामाला गेले होते त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्या सर्वांना योग्यांना सुद्धा दुर्लभ असणाऱ्या गोलोकाला घेऊन गेले ज्या लोकात आणि सिद्ध हे सुद्धा जाऊ शकत नाहीत तिथे ते श्रीमद भागवत श्रवण केल्यामुळे गेले सप्ताह यज्ञ कथा श्रवण केल्याने जे उज्ज्वल फल साधते त्याविषयी आम्ही आपल्याला काय सांगावे अहो ज्यांनी आपल्या कर्णपुटांद्वारे गोकर्णाने सांगितलेल्या कथेचे एक अक्षर सुद्धा ऐकले ते पुन्हा गर्भवाशी झाले नाहीत ज्या गतीला सप्ताह श्रवणाने भक्त सहजगत्या प्राप्त करून घेतात त्या गतीला मनुष्य वारा पाणी किंवा पाणी खाऊन शरीर सुकून पुष्कळ काळपर्यंत घोर तपस्या करून आणि योगाभ्यास करून सुद्धा प्राप्ती करू शकत नाही या परम पवित्र इतिहासाचे पारायण चित्रकूट पर्वतावर विराजमान असलेले मुनीश्वर शांडिल्य सुद्धा ब्रह्मानंदात मग्न होऊन करीत असतात ही कथा मोठी पवित्र आहे एक वेळ श्रवण केल्याने सुद्धा सर्व पापांचे भस्म होते श्राद्धाचे वेळी याचा पाठ केला तर त्यामुळे पितृगणांची तृप्ती होते आणि नित्य पाठ केल्याने मोक्षाची प्राप्ती होते इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडी श्रीमद भागवत महात्मे गोकर्ण मोक्ष वर्णनम नाम पंचमाध्याय या ठिकाणी भागवत महात्म्याचा पाचवा अध्यायी समाप्त झाला